समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय एकोणपन्नासावा अक्रूरजींचे हस्तिनापुरास जाणे श्री शुकदेवजी सांगतात अक्रूर घेऊन आज्ञा हस्तिनापुरी पातले अक्षय कीर्तीची चिन्हे वस्तू वस्तुत तेथल्या दिसली पूर्ववंशीच्या नृपतींची पदोपदी तिथे ते धृतराष्ट्रोनी भीमो विदुर कुंतीने मानी सौमदत्तोनि अश्वत्थामानि द्रोणतै कर्णदुर्योधनो तैसे युधिष्ठिरादि अन्यान्य मित्रांना भेटले प्रेम प्रेमपूर्वक संबंधितासी भेटे जै अक्रूर गाधिनंदन तयानी पुसिले क्षेम मथुरा वासीचे तसे पाहण्या धृतराष्ट्र ते पांडवा वागतो कसे राहता दिसले त्या नाशकुनी फूस लावितो बदले कुंती विदुरो प्रभावो बलवीरता विनयो शस्त्र कौशल्य पांडवांचे बघोनिया दुर्योधन जळे चित्ती अनिष्ट करण्या बघे दुर्योधनादि बंधूनी पांडवा कैक वेळते विषपानादिचे घात केलासे अग्निघातही कुंतीच्या घरी ते आले भगिनी भेटली तया माहेरा आठवोनिया अश्रुढाळीत बोलली प्रिय बंधो कधी माझी माय बाप निबंधुते भाते स्त्रिया सख्या कोणी आठवो करितात का ऐकते मम भाचे ते कृष्णनी बलराम हे मामे भाऊ मुलांचे जे शरणागत रक्षक शत्रुनी घेरिले आम्हा हरिणी लांड घ्यात जे कृष्ण येईल का येथे आम्हाला सुख का कृष्ण समोर आहे असे समजून कुंती म्हणते सच्चिदानंद कृष्ण रे योगी विश्वात्म रूप तू गोविंदा भोगिते दुःख सुपुत्रा रक्षिरे मला संसार नाशिवंतो हा मोक्ष देती तुझी पदे भवाचे भयते ज्याना त्याना आश्रय तूच की स्पर्शी तुझला माया शुद्ध तू परब्रह्मची स्वामी तू साधनांचा मी शरणी रक्ष तू मला श्री शुकदेव सांगतात पंजी कुंती तुझी राजा कृष्णाला स्मरुनी तदा बहुत दुःखिता झाली रडली स्पुंद स्पुंदुनी अक्रूर विदुर दोघे सुख दुःख समानत्या वदले कुंतीला दोघे अधर्म मोडण्यास्तव तुझला पुत्र हे झाले या शब्द समजाविले अक्रूर निघता गेले धृतराष्ट्राची ये सभी सभेत कृष्णरामाचा संदेश बोलले पहा अक्रूर म्हणाले धृतराष्ट्रा महाराजा वाढवा कुरुकीर्ती मरतो पंडुतो आता तुम्हीच स्वामी जाहला धर्माने पृथ्वी पाळा सर्वा आनंदी ठेवणे समान वागता यश सद्गती शेवटी मिळे वाईट वागता निंदा नरकी पडतालकी, मनोनी म्हणून पुत्रवत्माना पांडवा कुंतीच्या सुता अक्षय काही नाराही एकदा सोडणे असे शरीर त्यागणे लागे पुसणे अन्य काय ते एकटा जन्मतो जीव मरतो अंती एकटा पाप पुण्य जसे त्याचे एकटा भोगतो तसे आपुले म्हणतो पुत्र पुत्र ही वदती तसे अधर्मे लुटीती द्रव्य जळा जळजते जसे अधर्मे पोषित मूर्ख सर्वांना आपुले म्हणे असंतुष्ट असे त्यांना ठेविता पहा, धर्माला त्याजिता प्राणी खरा स्वार्थ न जाणतो पापाचे घेतसे ओझे नरकी पडतो तसा महाराजा म्हणून या स्वप्नवत्ते मनोरथ प्रयत्ने रोधावे समत्वी शांत होईजे राजा धृतराष्ट्र म्हणाला कल्याण बोलले माझे जैसुधा मर्त का मिळे अमृते तृप्ती ना होय मी तसा नच तृप्त हो हितैषी चंचलो चित्त बोधना ठरतो तिथे पुत्र प्रेमेची हा भेद विजेच्या परिचित हे ऐकतो शक्तिमान कृष्ण पृथ्वीचा भार हारिण्या जन्मले यदुवंशात त्या इच्छे सर्व घडे माया चिंत्य हरिची रची सृष्टी तैसे नित्यात तो शिरुनिया फळतो विभागी संसार चक्र फिरते हरिची लिलाही ऐश्वर्यशाली प्रभुसी नमितो पहामी श्री शुकदेवजी सांगतात अभिमान नृपाचा हा ऐकता स्वजना सत्य प्रेमे निरोपिले आणि मथुरी पातले पुन्हा परीक्षित सर्वते कृष्णा बलरामास सर्वतो बोले अक्रूर व्यवहार उद्देश पूर्ण जाहला इथे श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर एकोणपन्नासावा अध्याय हरिओम तत्सत कृष्णार्पणमस्तू